तिस स्कंध तिसरा अध्याय चोवीसावा कपिलदेवांचा जन्म मैत्रेय उवाच निर्वेदनादिनीमेव मनोर्दुहितरं मुनि दयालुशालिनीमाह शुक्लाभिव्याहृतं स्मरन मैत्रे म्हणाले उत्तम गुणांनी सुशोभित अशा मनुकुमारी देवहूतीने जेव्हा अशी वैराग्याची गोष्ट केली तेव्हा कृपाळू करदम मुनींना भगवान विष्णूंनी सांगितलेल्या ते स्मरण झाले ते तिला म्हणाले करदम म्हणाले हे स्तुत्य राजकुमारी तू याविषयी असा खेद करू नकोस अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले आहेस म्हणून तुझे कल्याणच होईल आता तू संयम नियम तप आणि द्रव्यदान करीत श्रद्धापूर्वक भगवंतांचे भजन कर अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवतील आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्रंथींचे छेदन करतील मैत्रे म्हणाले प्रजापती कर्दमांविषयी आदर असल्याने देवहूतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती निर्विकार अशा जगद्गुरु भगवान श्री पुरुषोत्तमांची आराधना करू लागली अशा रीतीने पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहूतीपासून लाकडातून अग्नी प्रकट व्हावा त्याप्रमाणे प्रकट झाले त्यावेळी आकाशात ढग जलाचा वर्षाव करीत गडगडाट करून वाद्य वाजवू लागले गंधर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सरा आनंदित होऊन नाचू लागल्या आकाशातून देवतांनी टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला सर्व दिशांमध्ये आनंद पसरला जलाशयातील पाणी निर्मळ झाले आणि सर्व जीवांचे मने प्रसन्न झाले याच वेळी सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दमांच्या त्या आश्रमात मरीची इत्यादी मुनींसहित ब्रह्मदेव आले शत्रुदमन विदुरा स्वतः सिद्ध ज्ञानाने संपन्न अशा अजन्मा ब्रह्मदेवांनी हे जाणले की साक्षात परब्रह्म भगवान विष्णू सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी आपल्या विशुद्ध सत्वमय अंशाने अवतीर्ण झाले आहेत म्हणून भगवान जे कार्य करू इच्छित होते त्या कार्याचा विशुद्ध चित्ताने आदर करीत आणि आपल्या सर्व इंद्रियांनी प्रसन्नता प्रकट करीत ते कर्दमांना म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले प्रिय कर्दमा माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझे म्हणणे मान्य केलेस तीच तुझ्याकडून निष्कपट भावाने झालेली माझी पूजा आहे पुत्रांनी ठीक आहे असे म्हणून आदरपूर्वक पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करणे हीच त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे वत्सा तू सुसंस्कृत आहेस तुझ्या या सुंदर कन्या आपल्या वंशाने ही सृष्टी अनेक प्रकारे वाढवती म्हणून तू आता या मरीची आदी मुनिवरांना त्यांच्या स्वभाव आणि आवडीनुसार आपल्या कन्या समर्पण कर आणि जगात आपली कीर्ती वाढव हे मुनी सर्व प्राण्यांचे निधान असणारे आदिपुरुष श्री नारायण आपल्या योगमायेने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत हे मी ओळखले आहे ही राजकुमारी सोनेरी केस कमलासारखे विशाल नेत्र आणि कमलांकित चरणकमल असणाऱ्या बालकाच्या रूपात कैटभासुराला मारणाऱ्या साक्षात श्रीहरींनीच ज्ञान विज्ञानाच्या द्वारे कर्मवासना मूलत उखडून टाकण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्म घेतला आहे हे अविद्याजनित मोहाच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करतील हे सिद्धगणांचे स्वामी आणि सांख्याचार्यांनाही पूजनीय होतील हे कपिल नावाने प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरवतील मैत्रे म्हणाले सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे आश्वासन देऊन नारद आणि सनकादिकांना बरोबर घेऊन हंसावर विराजमान होऊन ब्रह्मलोकाकडे गेले हे विदुरा ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दमांनी मरीची आदी प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांचा विधीपूर्वक विवाह केला त्यांनी कला नावाची कन्या मरीचीला अनसूया अत्रीला श्रद्धा अंगिराला आणि हावीरभाऊ पुलस्त्याला दिली पुलहाला अनुरूप अशी गती नावाची कन्या क्रतूला साध्वी क्रिया भृगूला ख्याती आणि वसिष्ठाला अरुंधती दिली अथवा ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो ती शांती नावाची कन्या दिली कर्दमांनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्न्यांसह उत्तम सत्कार केला विदुरा विवाह झाल्यानंतर ते सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमाकडे गेले कर्दमांनी आपल्या घरी साक्षात देवाधिदेव श्रीहरीनाच अवतार घेतला आहे हे जाणून ते एकांतात त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले अहो आपल्या पापकर्मामुळे या दुःखमय संसारात अनेक प्रकारच्या पीडा सहन करणाऱ्या लोकांवर देव पुष्कळ काळाने प्रसन्न होतात परंतु ज्याच्या स्वरूपाला योगी लोक अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात पाहण्याचा प्रयत्न करतात तेच आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीहरी आपल्या विषय लोलुपांकडून होणाऱ्या आपल्या अवज्ञेचा काहीही विचार न करता आज आमच्या घरी अवतीर्ण झाले आहेत भक्तांचा मान वाढवणाऱ्या आपण आपले वचन सत्य करण्यासाठी आणि सांख्य योगाचा उपदेश करण्यासाठीच माझ्या घरी अवतार घेतला आहे भगवान आपण रूपरहित आहात आपली जी चतुर्भुज इत्यादी अलौकिक रूपे आहेत ती आपल्याला योग्यच आहेत तसेच जी मनुष्य सदृश रूपे आपल्या भक्तांना प्रिय वाटतात तीही आपल्याला आवडतात तत्वज्ञानाची इच्छा करणाऱ्या विद्वानांना आपले चरण ठेवण्याचे असो नेहमी वंदनीय आहे तसेच ते ऐश्वर वैराग्य यश ज्ञान सामर्थ्य आणि श्री यांनी परिपूर्ण आहे मी त्याला शरण आलो आहे भगवन आपण परब्रह्म आहात प्रकृती पुरुष महत्त्व काल त्रिविध अहंकार समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपामध्ये आपणच प्रगट आहात तसेच आपण साऱ्या प्रपंचाला चेतनशक्तीने आपल्यात लीन करून घेता म्हणून आपण त्याच्याही पलीकडचे आहात अशा आपणा भगवंत कपिलांना मी शरण आलो आहे आपण पुत्ररूपाने अवतरल्याने मी ही तृणातून मुक्त झालो आहे आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीत शोकरहित होऊन विहार करीत आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात म्हणून मी आपली आज्ञा मागतो श्री भगवान म्हणाले मुनिवर्य वैदिक आणि लौकिक अशा सर्व कर्मांसाठी जगात माझे म्हणणेच प्रमाण आहे म्हणून मी तुला जे सांगितले होते की मी तुझ्या घरी जन्म घेईन ते सत्य करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे या लोकांमध्ये माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचे विवेचन करण्यासाठी झाला आहे आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लुप्त झाला आहे याला प्रवर्तित करण्यासाठीच मी हे शरीर धारण केले आहे असे समज मी आज्ञा करतो की तू इच्छेनुसार जा आणि आपली संपूर्ण कर्मे मला अर्पण करीत जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठीच माझे भजन कर मी स्वयंप्रकाश आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात राहणारा आत्माच आहे म्हणून तू विशुद्ध बुद्धीने आपल्या अंतःकरणात माझा साक्षात्कार करून घेशील आणि शोकमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करशील माता देवभूतीला सुद्धा मी संपूर्ण कर्मांपासून मुक्त करणारे आत्मज्ञान देईन यामुळे या संसाररूप भयापासून ती पार जाईल मैत्री म्हणाले भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यानंतर प्रजापती कर्दम त्यांना प्रदक्षिणा करून प्रसन्न चित्ताने वनातच निघून गेले तेथे अहिंसाधिक मुनिव्रतांचे पालन करीत ते केवळ श्री भगवंतांना शरण गेले तसेच अग्निहोत्र आणि ग्रहस्थ आश्रमाचा त्याग करून निसंग भावाने पृथ्वीवर भ्रमण करू लागले जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे सत्वादी गुणांचे प्रकाशक तसेच निर्गुण आहे आणि अनन्य भक्तीनेच ज्याची प्राप्ती होते त्या परब्रह्मामध्ये त्यांनी आपले मन एकाग्र केले ते अहंकार ममता आणि सुखदुःखादी द्वंद्वापासून अलग होऊन भेददृष्टीरहित झाले आणि सर्वांमध्ये आपल्याच आत्म्याला पाहू लागले त्यांची बुद्धी अंतर्मुख आणि शांत झाली त्यावेळी धीरोदात्त कर्दम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होते परमभक्तिभावाने सर्वांतर्यामी सर्वज्ञ भगवान वासुदेवांच्या मध्ये चित्त झाल्याने स्थिर झाल्याने ते साऱ्या बंधनातून मुक्त झाले संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्री भगवंतांना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्रीहरीमध्ये स्थित असलेले ते पाहू लागले इच्छाद्वेषविहीनेन सर्वत्र समचेतसा युक्तेन प्राप्ता भागवती गती अशा रीतीने इच्छा आणि द्वेषरहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन श्री कर्दमांनी भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतले इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे कापिलेये चतुर्विशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु